माझी आता लोक सुखे निंदा करू म्हणते विचारू सांडियेला कारण होय तो करावा विचारू काय भीड भारू करू देवा तू का म्हणे काय करू लापनिकू अनाचार सुख नाशिवंतू लोक असे म्हणतात की याने सर्व विचार सोडून दिला आहे अशा प्रकारची माझी निंदा खुशाल करू देत देवा ज्या योगे माझे कार्य होईल तोच विचार मी करीन मला कुणाची भीड आणि परवा धरण्याचे मुळीच कारण नाही तुकाराम महाराज म्हणतात असले हे लोकव्यवहारातले सुख नाशवंत आहे बाह्यकारांचे आहे ते घेऊन मला काही करायचे नाही ढेकणाचे संगे हिराजो भंगला कुसंगे नाडला तैसा साधू ओढाळाच्या संगे सात्विक नासली क्षण एक नाडली समागमे दंकाचे संगती सोनेहीन झाले मोलते तुटले लक्ष कोडी विषाने पक्वाने गोड कडू झाली कुसंगाने केली तैशी परी भावी तुका म्हणे सत्संग हा बरा कुसंग हा फेरा चौऱ्याऐंशीचा जो हिरा घनाच्या आघाताने सुद्धा फुटत नाही त्यास ढेकणाचे रक्त लागले तर तो सहजपणे फुटतो त्याप्रमाणे वाईट लोकांच्या संगतीमुळे साधू सुद्धा नाडला जातो फसला जातो चांगली गाय जर ओढाळाच्या संगतीमध्ये एक रात्र जर राहिली तर तिच्या गळ्यात लोडणे बांधावी लागते अशा प्रकारे क्षणभर समागमाने तेथील चांगली बुद्धी भ्रष्ट होते डाग लागल्यामुळे चांगले सोने कमी कसाचे बनते सोन्याला जर डाग दिला तर ते सोने कमी कसाचे बनते आणि त्या सोन्याची किंमत कोट्यावधी रुपये जरी असली तरी ते कमी किमतीला विकावे लागते कितीही गोड असलेले पक्वान जर विषाच्या संगतीत आले तर ते कडू बनते तसा प्रकार वाईटाच्या संगतीने चांगल्या लोकांचा होतो तुकाराम महाराज म्हणतात यासाठी चांगल्या भावाने संतांची संगत धरावी नाहीपेक्षा दुर्जनाच्या संगतीने चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये पडावे लागेल भल ते जन्मी मज घालशील तरी न सोडे मी हरी नाम तुझे सुख दुःख तुझ देई न भोगता मग मज चिंता याची तुझा दास मनवी न मी अंकिला भोगिता विठ्ठला गर्भवासू या मी तुझ बाकी तो करुणा तारी नारायणा म्हणून तुका म्हणे तुझ येऊ उने तारिशलतेने आम्हा तया देवा मला तू कोणत्याही जन्माला जरी घातलेस तरी मी तुझे नामस्मरण कधी सोडणार नाही त्या ठिकाणी सुख असू दे किंवा दुःखाचे भोग जे असतील ते सर्व काही मी तुलाच अर्पण करीन मला कशाचीही काळजी नाही देवा मी गर्भवास भोगीत असताना तुझा आज्ञाधारक सेवक आहे असे म्हणवीन नारायणा तू माझा उद्धार कर अशी मी तुला विनंती करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात तुला आमच्या या हीन दशेने कमीपणा येण्याचा प्रसंग आला म्हणजे तू आमचा उद्धार करशील गा तू नाच तू आनंदी टाळ घागर या छंदी तुझी तुझ पुढे देवा नेनो भाव कैसे सेवा नेनो ताळ घातो मातू बलते सवा पाय हातू लाज नाही शंका प्रेम झाला म्हणे तुका हातामध्ये टाळ घेऊन आणि पायामध्ये घागऱ्या बांधून त्यांच्या नादात मी आनंदाने गात आहे आणि नाचत आहे देवा तुझ्या पुढे तुझी सेवा कशी करावी आणि तुझ्याविषयी कशा प्रकारचा भाव मनामध्ये धरावा हे मला समजत नाही ताल कसा असतो तो चुकला म्हणजे त्याचा घात कसा होतो हा प्रकार मी जाणत नाही म्हणून मला जसे येईल त्याप्रमाणे मी नाचतो आणि त्याचप्रमाणे हाताने टाळी वाजवतो तुकाराम महाराज म्हणतात मला कोणाची भीती नाही की लज्जा नाही असा मी तुझ्या प्रेमाने आता तृप्त झालो आहे रुसलू मी आपुलिया संसारा तेथे जनाचारा काय पाडू आम्हा इष्ट मित्र सज्जन रे नाही या दुसरे देवाविनो दुराविले बंधू सखे सहोदरू आणि का विचार काय तेथे उपाधी वचनो नायक ते कानू त्रासल हे मनो बहु माझे तुका करा होईल ते दया सुख दुःख वाया न धरावे आम्ही आमच्या संसारावर रुष्ट होऊन गेलो आहोत रुसलो आहोत या ठिकाणी इतर लोकाचारांची आम्हाला काहीच किंमत नाही या एका देवाशिवाय आम्हाला दुसरे कुणी सुद्धा इष्टमित्र आणि सगळे सोयरे नाहीत आमचे सखे बंधू सुद्धा यामुळे आम्हापासून दूर झाले मग इतरांचा विचार काय आहे इतरांचा काय पाठ आता माझे कान कोणत्याही उपाधीचा विचार ऐकण्यास तयार नाहीत कारण यामुळे माझे मन फार त्रासून गेले आहे तुकाराम महाराज म्हणतात सुखदुःखाची व्यर्थ चिंता न करता होईल तितकी दया लोकांवर खरीच जावी सांडुनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा तारी न घ्यावा जन्म प्रेम लुटावे नाम येथे मिळतो दही भात वैकुंठी ते नाही मात का म्हणे आता न लगे सायुज्यता या देवाच्या प्रेमसुखाचा वाटा सोडून जो कोणी मुक्तीची इच्छा धरतो तो करंटाच समजावा मुक्ती मिळवून काय होणार त्यापेक्षा वारंवार जन्म घेणेच चांगले नाही का जन्म घ्यावा आणि हरिनामाचे प्रेम लुटीत राहावे या ठिकाणी श्रीहरीच्या प्रेमाचा काल्याचा दहीभात मिळतो ही गोष्ट वैकुंठामध्ये मिळत नाही तुकाराम महाराज म्हणतात आता मला सायुषता नावाची जी मुक्ती आहे ती नकोशी वाटू लागली आहे पदोपदे पाया पडणे करुणा जाणो भाकावी हे गाई गा विसावया करुणा दया सागरा जोडून या कर कमळू नेत्र जळू भरोनी तुका उभे दारे पात्रू पूर्वी आरतो विठोबा पावलो पावली देवाला नमस्कार करावा त्याची करुणा भाकावी आणि त्याला म्हणावी की अरे करुणा सागरा मला विसावा देणाऱ्या श्रीहरी तू माझ्यासाठी तोरीच धावते मी माझे हात जोडून डोळ्यामध्ये प्रेमास्रू आणून उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तुझ्या कृपादानासाठी हातामध्ये पात्र घेऊन उभा राहिलो आहे हे विठ्ठला माझी एवढी इच्छा पूर्ण करा आता हे शेवटी असो पायावरी वधवी वैखरी वाघ पुष्प दुपेक्षावी आम्हा दिना पांडुरंगा कृपा जगा माझी तुम्ही घोळवून देहू सांडियेली शुद्धू सारियेला भेदो जीव शिव तुका म्हणे मन तुमचे चरणी एवढी आयनी पुरवावी जेव्हा माझ्या मुखातून माझ्या वाणीतून ही जी काही शब्द पुष्पे बाहेर पडत आहेत ती शेवटी मी तुमच्याच पायावर समर्पण करीत आहे देवा आम्हा दिनांची तुम्ही कधी उपेक्षा करू नका कारण या जगामध्ये कृपेचे दान देणारे फक्त तुम्हीच एक आहात यासाठी आम्ही देहबुद्धी सोडून दिली आहे लौकिक संसाराची शुद्ध सोडली आणि जीवशिवामधील भेद सुद्धा दूर केला आहे तुकाराम महाराज म्हणतात माझे मन तुमच्या चरणावर राहावे एवढी माझ्या मनाची इच्छा तुम्ही पूर्ण करा तरीच होय वेडी नग्न होयो धडपुडी काय बोलाचे गौरव आतवरी दिन भाव मृगजळा निहाळिता तान न वजावे सेविता न पाही अनेकांचे आसू शूर जे तयासू तुका म्हणे या लक्षणे संत अलंकार लेणे जी स्त्री अंगावरचे चांगले वस्त्र खरोखर सोडून नग्न बनते तिला वेडी आहे अशी समजावी नाहीतर अंतकरणामध्ये एक भाव आणि वागण्यात वरवरचा दुसरा प्रकार अशा बोलण्याचा गौरव काय म्हणून करावा मृगजळाला पाहून कधी तहान भागते का आपले कार्य साधण्यासाठी जो कुणी कुणाची वाट पाहत नाही तोच शूर समजला पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात अशाच लक्षणांचे अलंकार संतांनी आपल्या अंगावर धारण केले आहेत आग्रहा नावे पापू योगी सारावे संकल्प सहजायसे भांडवलू असोनिका सारा बोलू तैन भेटे ते कायू मना अंगीचे उपायू तुका म्हणे धरी सोयो वासनेची फोडा नको त्या गोष्टीचा विपरीत गोष्टीचा आग्रह धरणे याचेच नाव पाप आहे तरी अशा पापाचे संकल्प योगी लोकांनी सोडून द्यावेत दूर करावेत असे भांडवल सहजासहजी जवळ असताना तुम्ही का बरे बोलत नाही आपले मन आणि आपले शरीर आपल्या स्वाधीन झाले तर मग काय प्राप्त होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही काहीतरी नीट मार्ग धरा आणि वासनेचे डोके फोडून टाका नोकरी करी घोष अक्षरांचा बीज मंत्रामुचा पांडुरंगू सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी समाधी न करी भ्रमण न रिघे कपाटी जाईन तेथे दाटी वैष्णवांची अनुनेने काही न वजे तपासी नाचे दिंडी पाशी जागरणी उपवास व्रत न करी पारणी रामकृष्ण म्हणे नारायण अनिकांची सेवा स्तुती नेने वानू तुका म्हणे आणू तुझे नाही आम्ही कधी इतर अक्षरांचा घोष किंवा पठन करत नाही वेद पठन आम्हाला माहीत नाही पांडुरंग हाच आमचा एक बीजमंत्र आहे आमच्या मनात नेहमी नामाचेच चिंतन असते त्यामुळे आमच्या मनाला जे समाधान मिळते तीच खरी समाधी आहे असे वाटते या श्रीहरीच्या स्थानाशिवाय आम्ही इतरत्र कुठेच भ्रमण करीत नाही किंवा कधी डोंगरामधील गुहामध्ये जाऊन बसत नाही जेथे वैष्णवांचा मेळावा आहे तेथे मात्र निश्चयाने आम्ही जातो आम्ही सतत ज्या ठिकाणी हरिनामाची दिंडी असते तेथे जागरण करतो याशिवाय दुसरा कोणताही तपाधिकांचा प्रकार आम्ही जाणत नाही की त्या वाटेने सुद्धा आम्ही कधी जात नाही आम्ही सतत रामकृष्ण नारायण असे नामस्मरण करीत असतो याशिवाय उपवासादी व्रते आणि पारण्यांचे प्रकार आम्ही करत नाही तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरिशिवाय दुसऱ्याची सेवास्तुती करावी हे आम्ही जाणत नाही केवळ हा भगवंतच आम्ही जाणतो याच्याशिवाय अनुमात्र ही दुसरी आम्हाला माहीत नाही पुंडलिकाची निकटसेवी कैसा धावे बराडी आपुली थोरपणू नारायण विसरला उभा कटी ठेवून करू न म्हणे परू बैससे तुका म्हणे जगदिशा करणे आशा भक्तांची पुंडलिकाने आपल्या आईबापांची केलेली निस्सीम सेवा पाहून हा श्रीहरी एखाद्या आशाभूताप्रमाणे त्याच्याकडे धावून गेला यावेळी नारायण आपले मोठेपण विसरून गेला कमरेवर हात ठेवून हा उभा आहे आणि आपल्या भक्तांपासून दूर पलीकडे बसतो असे म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात असा हा जगदीश आपल्या भक्तांची आशा करीत असतो बाळ काय जाणे जीवन उपायू माय बाप वाहे सर्व चिंता आई ते भोजन खेळणे अंतरी अंकिताचे शरीर भार नाही आपुले शरीर रक्षितान कळे सांभाळून येणारे पाळी मायू तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता आमुचे ते सत्ता तयावरी आपल्या जगण्याचे उपाय लहान बाळाला माहीत नसतात त्याची सर्व चिंता त्याच्या आई वडीलच करीत असतात त्याच्या अंतकरणामध्ये आयते भोजन आणि खेळणे एवढेच असते बालक आपल्या आई वडिलांवर विसंबून असल्याने त्याच्या शरीरावर कसलाही भार नसतो आपल्या देहाचे रक्षण करण्याचेही त्या बालकाला समजत नाही त्याचे नाना प्रकारचे लाड पुरवून त्याची आईच त्याचे रक्षण करीत असते तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल माझा पिता असून आमचा त्याच्यावर विशेष असा अधिकार आहे काय करीतील केली नित्य पापी वसे नाम जापे विठोबाचे होता हुताशन लागला ते राशी जळतील तैशी क्षण मात्रे विष्णुमूर्ती पाद पाहता चरण तेथे कर्म कोण राहू शके तुका म्हणे नाम जाळी महादोषू जेथे होय घोषू कीर्तनाचा ज्याच्या मुखामध्ये नेहमीच विठ्ठलाचे नाव असते त्याच्या हातून पापाचरण जरी झाली तरी ती त्याला काही करू शकत नाहीत कवताच्या गंजीला अग्नी लागल्यानंतर ती जशी क्षणार्धामध्ये जळून भस्मसात होते त्याप्रमाणे विठ्ठल नामाने त्याची सर्व पातके एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातात श्री विष्णूच्या मूर्तीचे चरण दृष्टीस पडले तर तेथे कुणाचे कर्म राहू शकेल तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी देवाच्या कीर्तनात नामघोष होत असतो तेथे महादोषांची पातके जळून जातात वेद नेले शंखासुरी केले ब्रह्म्याने गाराने धाव धाव झड करी ऐसे कृपाळुआ हरी गजेंद्र नाडी गांजिला तेने तुझा धावा केला तुका म्हणे पद्मनामा जे ते पाहे तेथे उभा शंकासूर नावाच्या दैत्याने वेद जेव्हा समुद्रात नेऊन बुडवले तेव्हा देवा ब्रह्मदेवाने तुझ्याकडे गाराने गायले ब्रह्मदेव म्हणाला की हे कृपाळू देवा तू त्वरित धावून ये जेव्हा मगराच्या मिठीमध्ये सापडलेल्या गजेंद्राने धावा केला त्याबरोबर तू त्याला सोडवण्यासाठी तू ताबडतोब धावत गेलास तुकाराम महाराज म्हणतात हे पद्मनाभा आम्ही ज्या ठिकाणी तुला पाहावे त्या ठिकाणी तू उभा असतोस माकडा दिसती कवटी नारळा भोगता निराळा वरील सारी एका रस एका तोंडी पडे माती आपुला लेनेती विभागते सुनिया शिक्षिर वाढिल्या कवी भोगी त्या पोसवी धनीवरी तुका म्हणी वार वागविते मूर्ख नेतले ते सार परीक्षक नारळाच्या वरची जी करवंटी असते ती करवंटीच माकडाला दिसते परंतु जे कोणी शहाणे भोगते आहेत ते त्यावरील कवटी दूर सारून त्याच्या आतमध्ये जे खोबरे असते त्या खोबऱ्याचा आणि पाण्याचा आस्वाद घेतात अशा प्रकारे जे कोणी साराभूत तत्व पाहणारे आहेत त्यांच्या हाती रसाळ वस्तू येते तर जे कोणी वरवर पाहतात त्यांच्या तोंडात मातीच पडते जो तो आपापल्या वृत्तीप्रमाणे विभागाचा धनी होतो कुत्र्यापुढे चांगली गोड खीर वाढली तर ते ओकून टाकते पण जो कोणी तिचा भोगता आहे त्याला तृप्ती होईपर्यंत ती उपयोगी पडते तुकाराम महाराज म्हणतात मूर्ख लोक उगीच आपल्या शरीरावर भार वागवतात परंतु जे कोणी शहाणे परीक्षित आहेत ते मात्र सारभूत तत्व घेत असतात भेटीची आवडी उतावीळ म्हणू लागलेचे ध्यान जीवी जीवा आता आवडीचा पुरवावा सोहळा उनी गोपाळा क्षेम देई नेत्र उन्मळीतो राहिले ताठस्तू गंगा स्वरूपातू वाहवली तुका म्हणी तुम्ही करा साचपणा मुळीच्या वचना आपुलिया देवा तुमच्या भेटीचे प्रेम आता माझ्या मनामध्ये तीव्रपणे वसत असल्यामुळे माझे मन आता अगदी उतावीळ बनून गेले आहे तेच ध्यान माझ्या जीवास लागले आहे गोपाळा आता मला आलिंगन दे आणि माझ्या आवडीचा हा सोहळा तुम्ही पूर्ण करा तुमच्या भेटीसाठी माझे डोळे उडे राहून तटस्थ बनले आहेत त्यातून प्रेमासृची गंगा वाहत आहे तुकाराम महाराज म्हणतात आपण भक्त आहात पतित पावन आहात हे तुमचे मूळ वचन आता खरे करून दाखवा धवळले जगदाकारू अंधार तू निरसला लपू जाताना हे ठाऊ प्रकट पाहे पसारा खरियाचा दिवस आला वाढी बोला न पुरे तुका म्हणे जीवेसाठी पडली मिठी धुरेसी या भगवंताच्या कृपेने सर्व विश्व प्रकाशमान होऊन गेले आहे त्यामुळे अज्ञानाचा अंधकार दूर पळाला आहे आता कुठे जाऊन लपावे असे स्थानच शिल्लक राहिले नाही सर्वत्र प्रभु कृपेचा पसाराच प्रकट झालेला दिसत आहे आज अशा प्रकारे खऱ्याखुऱ्या आत्मज्ञानाचा दिवस उजाडलेला आहे याचे वाणीने कितीही वर्णन केले तरी सुद्धा ते पूर्ण होत नाही वाणी त्याचे वर्णन करू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा श्रेष्ठ श्रीहरीशी जीवाभावाने मिठी जडलेली आहे मातेची अवस्था काय जाणे बाळू तिशी तो सकळो चिंता त्यासी ऐसे परस्परी आहेचे विचार भोपळ्याचा तारा दगडाशी भुजंग पोटाळी चंदनाचे अंगू निवे परी संगू नव्हे तैसा तुका म्हणी करा परिसाचे परी मज ठेवा सरी लोखंडाचे आपल्या आईची स्थिती लहान बालक का कधी जाणत असते तिला मात्र आपल्या बाळाची नेहमी चिंता असते असा हा परस्परांच्या प्रेमाचा विचार आहे भोपळ्यामुळे दगड तरून जाईल दगडामुळे कधी भोपळा तरत नाही सुगंधी चंदनाच्या अंगाला सर्प वेटाळे घालतात त्यामुळे त्यांचे अंग शीतल बनते निवते त्यांना सुख वाटते परंतु चंदनाच्या संगतीत त्यांच्या व्रतीत कधी फरक पडत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही परिसाप्रमाणे व्हा आणि मला लोखंडाप्रमाणे करा कोली कोलितो माझा तिल घातू ऐशे बहुतांचे संधी सापडलो खोळीमध्ये पाहतील उणे ते देते अनुमोदने तुका म्हणे घे पुढे नाही झाले धी हे दुष्ट लोक अंगाला मशाल लावून माझा घात करतील अशा प्रकारे पुष्कळांच्या तावडी सापडून त्यांच्या बुरख्यात मी सापडलो आहे हे लोक माझ्यामधील उने काय आहेत ते पाहतात आणि त्यालाच अनेक जण अनुमोदन देतात त्याला संमती देतात तुकाराम महाराज म्हणतात अशा वेळी धूम गजर झाला नाही तोपर्यंत पुढे जायला हवे किंवा अशा परिस्थितीमध्ये पुढे प्रवेश होत नाही धूम गजर फारच झाला आहे ऐशी काटी नती करंटी साचा पुल्यापुरती करुण ने घेती काही ते काही वेचितील वाणी निरर्थकची कारणी तुका म्हणे देवा काही समर पुणे सेवा हे लोक या प्रपंचाच्या खटपटीमध्ये व्यर्थच खपत असतात ही करंटी माणसे अगदी व्यर्थपणे शिरून जातात खरोखर हे लोक आपले हित आपल्या पुरतेच साधून का घेत नाहीत हे लोक आपली वाणी निरर्थक किंवा व्यर्थ कामामध्ये खर्च करतात तुकाराम महाराज म्हणतात यांनी देवाला सर्वस्व समर्पण करून सेवानिष्ठ असावे हेच योग्य आहे चालिले सोबती काय मानिली निश्चिती काय करीशी कला काळ सन्निध पातला काय सावध तू वरवा वर्या पुला काढावा चालिली अगडे हळूस कानो केश ओसरले धातू दाडा गडबडल्या आतू एकली तळमळू जिव्हा भलते ठाई लोळी तुका म्हणी आणि तुझी मांडली घालणी अरे तुझे सोबती हळूहळू एकामागून एक असे निघून जात आहेत असे आता तू निश्चित कसा काय राहिला आहेस तुझ्या बरोबर आलेले सोपती पुढे निघून गेले आहेत तू आता एकटा राहून काय करणार आहेस काळ तर तुझ्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे काही थोडेफार सावध होऊन जेणेकरून तुझी मुक्ती होईल असा एखादा चांगला उपाय कर तुझे कान केस डोळे हे एकामागून एक अशा प्रकाराने अधिक अधिक निकामी होत चालले आहेत तुझ्या मुखामधील दात नाहीशी झाली असून आतील दाडा सुद्धा आता गडबडून गेले आहेत त्याही जाण्याच्या पंथाला लागले आहेत एकटी तुझी जीव मात्र वळवळ करून भलत्याच ठिकाणी बरळत चालली आहे तुकाराम महाराज म्हणतात या इंद्रियाने तुझा अशा प्रकारे घात मानलेला आहे नका मजपासी वदो प्रपंचाचे विषयी आता नायिका वेकानी मज देवा विनवानी येऊन या रूपा कोण पाहे पुण्य पापा मागे आजीवरी झाले मापू नेली चोरी सांडी येली पाणी पुढे पिका वलुकनू पडून दे तुका हाड गुंपू काही चुका माझ्याजवळ आता या प्रपंच वैशिष्ट्या गोष्टी कधी करू नका आता मी देवाशिवाय इतर कसलीही वाणी ऐकणार नाही माणसाच्या जन्माला येऊन आता पाप पुण्याकडे कोण पाहतो आजपर्यंत मागचे जे पाप झाले ते सर्व माप भरून चोर घेऊन गेली धान्य तयार झाल्याबरोबरच गळणाऱ्या पानांकडे लक्ष न देता हाती पडणाऱ्या पिकाकडे पाहावे तुकाराम महाराज म्हणतात या पूर्वीच्या सुखांचा किंवा पाप पुण्यांचा गुंता आता मी आपल्या पुढे येऊ देणार नाही झाली आता साठू कासयाचे लहान मोठे एक एका पडिलो हाती झाली तेव्हाचे निश्चिंती नाही फिरू येत मागे झाले साक्षीची अंगी तुका म्हणे देवा आता येथे कोठे वा तेव्हा आम्ही आमचा हा जीव तुम्हाला समर्पण केला आणि तुम्ही स्वरूपाचे दान आम्हाला दिले आहे आता अशी देवघेव झाल्यानंतर लहान मोठेपणा आता कसा काय शिल्लक राहणार तुम्ही आणि आम्ही एकमेकांच्या हाती सापडलो आहोत त्यामुळे आम्ही आता पूर्णपणे निश्चिंत बनलोय हा सर्व प्रकार साधू संतांच्या साक्षीने झाला असल्यामुळे कुणालाच आता मागे फिरता येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा आता या ठिकाणी कुठलीही हाव कुणालाही राहिलेली नाही माझे मज द्यावे नाही करावी तो नवे सहस्रनामाचे रूपडे भक्त वारी चोखडे साक्षी विन बोले तरी मज पाहिजे दंडिले तुका म्हणे मालू माझा खरा तो विठ्ठलू देवा जे माझे आहे तेच मला तुम्ही द्या काही नवीन करून मला द्यावे अशी माझी इच्छा नाही हजार नामे धारण करणारे तुमचे श्रीमुख चांगले शोभिवंत असून भक्तांचा कैवार घेणारे आहे देवा माझे बोलणे पुराव्याशिवाय असेल तर तुम्ही मला शिक्षा करा तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हाच माझा खराखुरा माल आहे करू स्तुती तरी ते निंदा तुम्ही जा नाही गोविंदा आम्हाला वाळांचे बोलू करा कवतुके न बोलू गोबड्या उत्तरी तुम्हा रंजवितो हरी माग तू भातुके तुका म्हणे कवतुके देवा तुमची स्तुती करायला आम्ही जातो ती तुमची निंदाच होते देवा तुम्ही हे जाणीत आहात पण आम्ही लाडक्या असल्यामुळे आमचे बोल तुम्ही मोठ्या कौतुकाने श्रवण करता म्हणूनच हे देवा बोबड्या बोलाने मी तुमची स्तुती करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात म्हणून मी कौतुकाने प्रेमाचा खाऊ तुमच्याकडे मागत आहे न लाही जे जपे न लाही जे तपे आम्ही हे सोपे गीते गात न करिता ध्यान न करिता धारणा तो नाचे कीर्तना माझी हरी जयाशी नाही रूप आणि आकारू तो चिकटी कर उभाविटी अनंत ब्रह्मांडी जयाची या पोटी तो आम्हा संपुष्टी भक्ती भावी तुका म्हणी वर्म जाणते नडीवाळी जे होती निर्मळी अंतर्वाही जे कधी कुणाला जपजाप्य करून मिळत नाही तपश्चर्या करून मिळत नाही ते आम्हाला त्याचे गुणगान गाताना फार सोपे झाले आहे या देवाचे रूप नाना प्रकारची ध्यानधारणा करूनही कुणाला साध्य झाले नाही परंतु भक्तांच्या कथा कीर्तनामध्ये मात्र हा मोठ्या प्रेमाने नाचत असतो ज्याला रूप नाही की ज्याला आकार नाही तो हा श्रीहरी कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहिला आहे ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांडे सामावले आहेत तो हा भगवंत आमच्यासाठी भक्तिभावासाठी संपुष्टात सामावला जातो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे या श्रीहरीचे वर्म जे कुणी लदिवाळानी अंतर्बाह्य मनाने निर्मळ असतील असं कळते आम्ही झालो बळीवंतू होऊन या शरणागत केला घरात रिघावा ठाई येला ठेवा हाता चढले धन नेने रचिले कारण तुका म्हणे मिठी पायी देऊनी केली सुटी आम्ही या देवाला शरण जाऊन अगदी बलवान झालो आहे बळीवंत झालो आहे आम्ही त्याच्या घरामध्ये आता प्रवेश करून त्याचा मुख्य ठेवाचं स्वाधीन करून घेतला आहे ज्यामुळे आमच्या हातामध्ये हे परमार्थ रूपी धन येईल असे कार्य आम्ही केले आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या भगवंताच्या पायांना मिठी घालून प्रापंचिक बंधनांपासून पूर्णपणे सुटका करून घेतली आहे लाग पाठ केला आता वाटा नित्य त्याला कराजोडीचा हव्यासू आले दुरिलो घरासू फोडिली भांडारी मोहरली एकसरी अवघिया पुरते तुका म्हणे घ्यावी हाते आम्ही या देवाच्या प्राप्तीसाठी मोठा पाठराग केला जो कोणी नित्याने याच्याकडे येईल त्याला त्याचा वाटा मिळेल ही अमूल्य वस्तू आतापर्यंत फार दूर होती ती आता घरात आली आहे म्हणूनच तिच्या प्राप्तीचा हव्यास नेहमी धरावा आम्ही या ठिकाणी प्रभू प्रेमाचे भांडार फोडून रिकामे केले आहे त्यामुळे ते एकदम सर्वांनाच प्राप्त झाले आहे प्रकट झाले आहे खुले झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे धन सर्वांनाच पुरण्यासारखे आहे सर्वांनी ते आपल्या हाताने घ्यावे एक असे हे वा एकाना आवडत जीवा देवी केल्या भिन्न जाती उत्तम कनिष्ठ मध्यस्थी प्रीतीसाठी भेदो कोणी पूज्य कोणी निंदू तुका म्हणे लळा त्याचा जाणे हा कळवळा काही लोकांमध्ये प्रभू प्रेमाविषयी मोठी हाव असते तर काही जीवाना त्याच्याविषयी नावड असते देवाने याप्रमाणे उत्तम मध्यम आणि कनिष्ठ अशा भिन्न भिन्न जाती केल्या आहेत यामध्ये आपापल्या प्रीतीप्रमाणे आवडीप्रमाणे कुणी पूज्य होतो तर कुणी निंद होतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये जसे प्रेम असेल तसा कळवळा तो जाणीत असतो स्वामीचे हे देणे येथे पावलो दर्शने करू आवडीने वादू तुमच्या सुखाचा संवादू कळावया वर्म हा तो चाची धर्म तुका म्हणे सिद्धी हेची पाव वावे बुद्धी तेव्हा तुमच्या दर्शनाने मला ही सर्व देणगी प्राप्त झाली आहे आता तुमच्या बरोबर मोठ्या प्रेमाने वादविवाद करू तर कधी सुखाची चर्चा करू तुमच्या पायांच्या दर्शनामुळेच हे वर्मा मला सापडले आहे समजले आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची माझी बुद्धी तुम्ही सिद्धीला घेऊन जावी पुरुषलो संसारा आम्ही आणि को व्यापारा म्हणून केली सांडी देऊनी पडिलो मुरकुंडी परतेची नामागे मोहो निष्ठुर झालू अंगी सापडला देव तुका म्हणे गेला भेऊ आता आम्ही या लौकिक संसारावर रुसलो आहे याचा त्याग केला आणि इतर लौकिक व्यापार सुद्धा आम्ही सर्व सोडून दिले आहेत म्हणून तर आम्ही सर्व प्रकारचा त्याग करून या प्रभूच्या पायाजवळ मुरकुंडी मारली आहे आणि मुरकुंडी मारून आम्ही देवाच्या पायाजवळ पडलो आहोत आम्ही लौकिक प्रपंचाच्या मोहाविषयी निष्ठूर झालेलो असल्यामुळे आम्ही काही मागे फिरणार नाही तुकाराम महाराज म्हणतात हा देव आम्हाला सापडला असल्यामुळे आमची सर्व भीती आता नाहीशी झाली आहे हे तू वाटले आश्चर्यू तू मान धरवे धीरू माझा तसे प्राणू धावा धावा म्हणून कायनी नो दिशा झाल्या तुम्हा विनवुषा तुका म्हणे का गा नाही की जे पांडुरंगा देवा मी एवढ्या तळमळीने काकुळतीने तुम्हाला हाका मारतो आहे आणि तुम्ही मात्र धीर धरून शांतपणे स्वस्थपणे बसला आहात याचे मला भारी आश्चर्य वाटते तुमचा धावा करता करता किंवा धावा धावा म्हणत असताना माझे प्राण अगदी फुटून जात आहेत जेव्हा तुमच्याशिवाय सर्व दिशा शून्य झाल्या की काय हे मला कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझी करुणा का बरी ऐकत नाही धावा केला धावा श्रम होऊ ने वर्षी अमृताच्या धारा घेई ओ संगा लेकरा उशीर तू आता न करावा हेची चिंता तुका म्हणे तोरे वेग करे विश्वंभरे देवा माझ्या या जीवाला तुम्ही मुळीच श्रम होऊ देऊ नका असा धावा मी काकुळतेला येऊन तुमच्या जवळ करीत आहे या लेकराला उचलून तुम्ही कधीवर घ्या आणि त्याच्यावर प्रेमामृताच्या धारांचा वर्षाव करा देवा तुम्ही आता उशीर करू नका उशीर कराल याचीच चिंता माझ्या मनाला आहे तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरे आई तू मोठ्या तोरेने माझ्याकडे धावती जोडिली अंजुळू असे दानो उताविळू पहा वहा कृपा दृष्टी अनुभवा गोष्टी तू धनी मी सेवक हो, ऐक ते एकाएक करी तू विनंती तुका सन्मुख पुढती देवा तुमच्या पुढे मी हातांची ओंजळ करून दान मागण्यासाठी उतावीळ होऊन उभा राहिलो आहे तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पहा या गोष्टीचा अनुभव मला येऊ द्या तुम्ही माझे धनी आणि मी तुमचा सेवक आहे हे ऐक्य देवा तुमच्या माझ्यामध्ये असावे तुकाराम महाराज म्हणतात अशी माझी ही विनंती मी तुम्हाला पुढे उभे राहून पुन्हा पुन्हा करीत आहे काय तुझ कैसे जाणवेल देवा आणावे अनुभवा कैशा परी सगुण निर्गुण थोर के लहानू न कळी अनुमान मज तुझा न तो निर्धारू करू हा विचारू भव सिंधू पारू तरावया तुका मनी कैसे पाय आतोडती न पडे श्रीपती वर्म ठावे देवा आम्ही तुला जाणावे तरी कशी आणि कोणत्या प्रकारे आणि कोणत्या रूपाने कोणत्या प्रकाराने आम्ही तुमचा अनुभव घ्यावा देवा तुला सगुण म्हणावे की निर्गुण समजावे तुला थोर म्हणावे की लहान म्हणावे या संबंधी मला तुझ्याबद्दल काहीच अनुमान बांधता येत नाही हा भवसागर पार करण्यासाठी आम्ही कोणता निर्धार करावा हा विचार माझ्या समोर आहे तुकाराम महाराज म्हणतात हे श्रीपती देवा तुमचे पाय मला कसे सापडतील कारण ते स्वाधीन करण्याचे वर्म आम्हाला माहीत नाही मी तव बैसलू धरून या ध्यासू न करे उदास पांडुरंगा नको वाता मज दवडू श्रीहरी मागया अधिकारी झालू दास भुके लोकृपेच्या वचना आशा नारायणे पुरवावी तुका म्हणे ऊन या देई भेटी उर्वाळूनी पोटी धरी मजू हे पांडुरंगा मी तुझ्या भेटीची मोठीच आशा धरून दारी बसलो आहे तरी मला तू या बाबतीमध्ये उदास करू नको मला तू भेट न देता परत पाठवू नकोस मी तुझे कृपाधान मागण्यासाठी दास आणि भिकारी होऊन आलो आहे तुझ्या कृपेच्या वचनांचा मी भुकेलेला आहे नारायणाने माझी ही आशा आता पूर्ण करावी तुकाराम महाराज म्हणतात तू मला येऊन भेट द्यावीस आणि कुरवाळून मला पोटाशी धरावीस आता तुझे नाम गात असे गीती म्हणून लोक लोकमजू अन्न वस्त्र चिंता नाही या पोटाची वारिली देवाची थोर पिडा सज्जन संबंधी तुटली उपाधी रोकडी बंधी सुटलोशी घ्यावा द्यावा कोणी करावा सायसू गेली आशा पाशू वारुनिया तुका म्हणी तुझ कळेल ते आता कराजी अनंता माय बापा जेव्हा मी तुझे नाम सातत्याने गीतामध्ये गात असतो म्हणून हे लोक मला मान देतात मला अन्न वस्त्राची किंवा पोटाची आता चिंता वाटत नाही या देहासंबंधीचे दुःख ही दूर झाले आहे सज्जनांची आणि देहसंबंधियांची उपाधी तुटून गेली आहे त्यामुळे या लौकिक बंधनामधून मी ताबडतोब आणि पूर्णपणे मोकळा झालो आहे आता काही घ्यावे किंवा द्यावे असा सायास कोण करीत बसणार माझे सर्व प्रकारचे आशा पाश दूर झाले आहेत तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता माय बापा यानंतर तुम्हाला जसे वाटेल तसे तुम्ही करा काम क्रोध माझे लावेले पाठी भवत पोटे झालो देवा आवरिता तुझे तुझ नावरती थोर वाटे चिते आश्चर्य तुझी या विनोदी या महाप्राणसाठी भयभीत पोटे सदा दुखी तुका म्हणी माझ्या कपाळाचा गुणू तुला हाशे कोणू समर्थाशी तेव्हा तू कामक्रोधादी विकार माझ्या पाठीशी लावले आहेत यामुळे मी फार अगदी दुःखी कष्टी होऊन गेलोय हे विकार तूच तुझे आवरायला गेलास तरी आवरले जात नाहीत याचे तर मला फार मोठे आश्चर्य वाटते देवा तुमच्या या कौतुकाच्या विनोदामुळे आमचा मात्र जीव जाण्याचा प्रसंग येतो यामुळे नेहमी मी भयभीत आणि दुःखी झालो आहे तुकाराम महाराज म्हणतात हा सर्व गुण माझ्यात नशिबाचा आहे तू फार मोठा समर्थ आहेस तुला कोण हसणार सनमुखची तुम्ही सांगावे जी जीवा हैसे माझे देवा मनोरथ निघू आम्ही काही चित्तवित्त घरी आपुल्या उदारे जीवावरी बोल परस्परी वाढवावे सुख पहावे श्रीमुख डोळे भरी तुका म्हणे सत्य बोलतो वचनो करुणी चरणो साक्ष तुझे तेव्हा तुम्हीच आपल्या मुखाने काही सेवा करण्यासंबंधी आम्हाला सांगा अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे आम्ही आमच्या जीवावर उदार झालेलो असल्यामुळे तुम्ही जर आम्हाला घर संपत्ती इत्यादी देणार असाल तर आम्ही ते काही घेणार नाही तुमचे श्रीमुख डोळे भरून पाहावे आणि आपण दोघांनी परस्पराशी गोड गोड भाषण करावे हीच माझी एकमेव इच्छा आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायांची साक्ष आहे मी हे सर्व खरे खरे सांगत आहे मज नाथा कारणी करी येणे जीव जीवझुरी तुझ साठी वाटपोटी पाहतसे चित्तरंगले चरणी तुझ वाचुनी न राही तुका म्हणी कृपावंता माझी चिंता असावी देवा मज अनाथासाठी तू लवकर धावते तुझ्यासाठी माझा जीव अगदी झुरून जात आहे म्हणून मी तीव्रतेने तुझी वाट पाहत आहे अगदी अंतकरणापासून मनापासून तुझी वाट पाहतोय देवा माझे चित्त तुझ्याच चरणावर रंगले असून तुझ्याशिवाय ते दुसरीकडे स्थिरावत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात हे कृपावंता दयाळा माझी तुला काहीतरी चिंता असू दे ना कासया वाचून झालो मी भारू तुझ्या पायी थारू नाही तरी जाता भली काय डोळ यांचे जव पुरुषोत्तम न दे कसे काय मुख पिव श्वापदाचे धावू नित्य तुझे नाव नुचारिता तुका म्हणी आता पांडुरंगा विनू न वाचता क्षण जीव भला देवा तुझ्या पायाचा आश्रय जर मला मिळत नसेल तर मग मी व्यर्थ या जगून जिवंत राहून या भूमीला भार का बरी व्हावे सर्व पुण्यात उत्तम अशा तुझे जर मला दर्शन झाले नाही तर मग या डोळ्यांचे तरी काय करावे त्यापेक्षा ते गेलेले बरे या मुखाने तुझे नाम नित्य उच्चारायचे नसेल तर ते धान्याचे पेवच म्हणावे लागेल किंवा वाघसिंहादी स्वापदाशी गुहाच म्हणावी लागेल तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आता तुझ्याशिवाय एक क्षण जरी जात असेल तर जीव न राहील तर बरे तुझ्याशिवाय माझा जीव गेलेला चांगला नको मज ताठा नको अभिमानू तुझ वाचून शिनू होतो जीव दूर हे माया न होय सुटका वैकुंठ नायका सोडवी मजू तुका म्हणे तुझे झाली या दर्शनू मग निवारण होईल सर्व तेव्हा माझ्या ठिकाणी कसलाही गर्व किंवा अभिमान तू राहू देऊ नकोस कारण तुझ्याशिवाय माझा जीव क्षीण होऊन जातो आहे हे वैकुंठ नायका तुझी ही माया मोठी कठीण आहे हिच्यातून सुटका होणे अवघड असल्याने तूच यामधून मला सोडव तुकाराम महाराज म्हणतात तुझे एकवेळ दर्शन झाले म्हणजे माझे सर्व दुःख दूर होऊन जाईल चाल घरा उभा राहे नारायण ठेवू दे चरणावरी माथा वेळोवेळादे क्षेम वरी अवलोकन कृपादृष्टी प्रक्षाळू दे पाय बैसे माझ घरी चित्त स्थिर करी पांडुरंगा आहे त्या संचिती करविन भोजनु कायन जेवण करीशी आता करुणा करी नाही करो दिले वर्म दुरी होता भ्रम कोण वारी तुका म्हणी आता आवडीच्या सत्ता बोलिलो अनंता करीन ते देवा तू माझ्या घरी येऊन आता उभा मला तुझ्या चरणावर माता ठेवू दे तू मला प्रेमाने वारंवार आलिंगन दे आणि कृपादृष्टीने माझ्याकडे अवलोकन कर तू माझ्या हृदयरूपी माझ्या घरामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी बैस मला तुझे पाय धरू देत पांडुरंगा तुझ्या पायाशी माझे चित्त नित्य स्थिर राहू दे जे काही माझ्या जवळ साठलेले आहे त्याचाच उपयोग करून मी तुला भोजन घालीन तू तरी आता न जेवून करशील तरी काय या दयाळू देवाने आपल्या प्राप्तीचे वर्म कुणालाच समजू दिले नाही जेव्हा अशा स्थितीत तुम्हीच दूर झाला तर मग माझा भ्रम कोण बरे दूर करेल तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता हे विश्वंभरा मी आता प्रेमाच्या बोलाने तुमच्यावर सत्ता गाजवत आहे यासाठी मी जे बोलत आहे त्याप्रमाणे मी तुमच्याकडून करवून घेईन देवाशी ते कोणू आला ज्याच्या घरा त्याच्या पडेची रा संसाराशी देवाची ते कोण करावे वाटोळे आपणा वेगळे कोणी नाही देवाची ते खून गुंतो नेदी आशा ममतेच्या पाशा शिवून देवाचिती देवाची ते खून गुंतो नेदी वाचा लागू असत्याचा म्हणणे दे देवाची ते खून तोडी माया जाळू आणि हे सकळू जगहरी महादेवी तेची बळकाविले स्थळू तुक्या ते सकळू चिन्हे त्याची ज्याच्याजवळ देव आला आहे ज्याला देव मिळाला आहे त्याची खून काय आहे ते सांगतो ऐका ज्याला ज्याच्याजवळ देव आला आहे त्याच्या संसारावर चिरा पडतो त्याचा संसार नाहीसा होऊन जातो ही त्याची खून आहे या देवाची खून अशी आहे की तो आपणाशिवाय वेगळे असे कुणाला ठेवतच नाही तो लोकांच्या लौकिक संसाराचे वाटोळ करतो या देवाची खून अशी आहे की तो कशातच आशा गुंतूत येत नाही आणि कुठल्याही ममत्वाच्या पाशामध्ये तो गुंतून पडू देत नाही देवाच्या प्राप्तीची खूण अशी आहे की यामुळे कुणाची वाचा इतरत्र कधी गुंतली जात नाही फक्त देवाचेच गुणवर्णन करीत राहते त्याच्या वाणीला असत्याचा मळ सुद्धा कधी शिवत नाही या देवाची खून अशी आहे की त्याची प्राप्ती झाली की तो सर्व मायाजाळ तोडून टाकतो त्यामुळे त्याला हे सर्व जगच श्रीहरीच्या रूपाने भासते हे जगत देवरूप बनून जाते तुकाराम महाराज म्हणतात या देवाने माझ्या हृदयामध्ये स्थान बळकावले असून त्याची सर्व चिन्हे माझ्यामध्ये उमटलेली आहेत अनंताची मुखी होशील गाईला अमुप विठला दास तुम्हा माझी कोठे आली होईल विचारा तरी चव्हेरा योग्य झालो सर्व काळी तुम्ही जी संपन्न चतुर नारायण शिरोमणी तुका म्हणी ऐसे कलियुगीचे जीव तरी नवे किव पापी हे विठला अनेक लोक तुमची स्वमुखाने कीर्ती गातात आणि तुम्हाला दास सुद्धा असंख्य आहेत अशा या गडबडीमध्ये माझी गरिबाची दाद कशी काय लागेल म्हणून मी अवेर करण्याजोगा झालेलो आहे नारायणा सर्व चतुरामध्ये तुम्ही अगदी चतुर शहाणे आणि श्रेष्ठ आहात आणि सर्व गुणांनी तुम्ही सर्व गुण संपन्न आहात तुकाराम महाराज म्हणतात या कलियुगामध्ये माझ्यासारखे फार जीव आहेत म्हणून या पातकी जीवांची तुम्हाला क्यू का बरे येत नाही न करावी चिंता भय न धरावे सर्वथा दासासा हे नारायणू होय रक्षिता आपण न लगे परिहारू काही यो जावे उत्तरू न धरावी शंका न ये बोलो म्हणे तुका तुम्ही आता कसलीही चिंता करू नका आणि निर्धाराने कसलेही भय मनामध्ये धरू नका हे लोक हो कारण आपल्या दासांना नारायण नेहमीच सहाय्य करतो तो त्यांचे सदोदित रक्षण करीत असतो त्याला काही समजूत काढण्याच्या शब्दांची जरुरी नाही काही अनुकूल शब्दांच्या उत्तराची सुद्धा अपेक्षा नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही याविषयी कसलीही शंका मनात धरू नका आणि काही बोलूही नका भांडवल माझे लटिक्याचे गाठी उदी मतो तुटी यावी हाची कैशी तुझी वाट पाहो कोणा तोंडी भुवती किरे भांडी गर्भवासू सहू खानिशिया लोशे संगी सुष्ट धरून या बहुतांचे बहु पालट सळी बहु आला काळे रंग अंगा उकलुनी नई जाविता अंतरू घडीचा पदरू सारुनिया तुका म्हणी करी गोवळे यासाठी आपल्या पालटी संगी देवा व्यापारामध्ये मोठ्या प्रकारची तुटी यावी अशाच प्रकारचे भांडवल माझ्याजवळ जमा झाले आहे देवा हे नीलाजरे गर्भवास माझ्या भोवती जमू लागले आहेत मी तुझी वाट अशा परिस्थितीमध्ये कोणत्या तोंडाने पाहू काही चांगल्या काही वाईट अशा अनेक प्रकारच्या पुष्कळ जन्माच्या रंगाच्या अनुभवाच्या संगतीमध्ये मी रंगून गेलो आहे अनेकांच्या संगतीमध्ये वेगवेगळ्या अभिमानामुळे मी बदलत आलो आहे आणि या योगे याच्या अंगात अनेक दुर्गुणाचे काळे रंग निर्माण झाले आहेत घडीवर घडी असलेल्या या माझ्या अंतकरणाचा पदर दूर सारून तुला दाखवता येत नाही माझे अंतकरण उघड करून तुला सांगता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणून या रूपी वस्त्राचा हा गोळा आहे तसाच स्वीकारावा आणि त्याच्या बदल्यामध्ये मला देवा तुमचा संग द्यावा संत संगती न करावा वासू एखादे गुण अंगा येते मग तया दोषा नाही परिहारू होय अपहारू सुकृताचा तुका नमस्कारा वे दुरुन अंतरे धरुन राही रूप संतांच्या संगतीत वास जवळ कधी करू नये संत जरी असले तरी अति जवळ करू नये कारण त्यांचा एखादा दुसरा गुण दोष आपल्या अंगी येण्याचा संभव असतो मग त्या दोषाला काहीच उपाय उरत नाही त्यामुळे आपल्या सर्व पुण्यकृत्यांचा नाश होतो तुकाराम महाराज म्हणतात म्हणून त्यांना आपण दुरूनच नमस्कार करावा आणि त्यांचे रूप मात्र आपल्या अंतकरणामध्ये धरून ठेवावे जे ज्याचे जे म्हणू ते याचो काशी जाणू आता जाऊ चोजवितू जे ते वस तेल संतू होती झाली पोटे मागे वरली उच्छिष्टे तुका म्हणे धावू पुढे कुंटो येईल हावू ज्याचे जसे जेवण असेल तेच दान याचिकाला द्यावे ज्या ठिकाणी संतांचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी आपण त्यांना शोधित जावे श्रीहरीच्या नामामृताच्या पानाने त्यांचे पोट भरलेले असल्यामुळे ते अगदी संतुष्ट असतात त्यांचे काही उच्छिष्ट असेल ते आपण घेऊन जावे तुकाराम महाराज म्हणतात यामुळे सर्व आशा नष्ट होऊन पुढील जन्मवर्णाच्या फेऱ्याही संपून जातात धरावा तू बरा ठाव वसतीचा थारा निजल्या जागविती निज पुरवणी देती एक व्यवसावू त्याचा संगू त्यांचा जीव हिते केले हि तू ग्वाही एको एकाच तू विषमाची काही हाडतया एक नाही तू का म्हणे बरी घरा येतील त्यापरी संत ज्या ठिकाणावर आहेत त्या ठिकाणीच आश्रय करून राहणे बरे कारण हे संत जे कोणी आत्मविस्मृती होऊन झोपी केलेले असतात त्यांना जागे करतात आणि त्यांना स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतात हा जो त्यांचा व्यवहार आहे तो त्यांच्या संगतीने आणि जीवाभावाने आपलासा करावा त्यांच्या हितानेच आपले हित साधणार नाही कळणार नाही याबद्दल एकमेकांचे चित्त एकमेकाला साक्षी आहे त्यांच्या ठिकाणी विपरीत भावनेचे किंवा द्वैत भावाचे काही आड येणारे नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे संत ज्या प्रकारे घरी येतील तो प्रकारच चांगला आहे धोंड्यास व्यादळता फुटे डोके तो तो त्याच्या दुखे धामे जेना हिंगळाशी सन्निधान ते त्याई क्षेम देता काही सुख वाटे तुका म्हणी आम्हा सवे जो रुसला तयाचा बोला आकाशाशी जो कोणी दगडावर आपले डोके फोडायला निघाला असेल त्याचे डोकेच फुटणार यामुळे त्या दगडाच्या अंतकरणाला काही पाजर फुटणार नाही त्याला त्याची दया येणार नाही एखाद्या आतताई पुरुषाने जर विस्तवाला मिठी मारली तर त्याला त्यापासून काही सुख लाभेल का तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जो कोणी आमच्यावर रुसला आहे त्याने खरोखर या आकाशाबरोबर आभाळाबरोबरच आबोला धरला आहे असे समजावे सरे आम्हापाशी एक शुद्ध भाऊ नाही तरी वाव उपचारू कोण मानीवरी रसाळ बोलणे नाही झाली म्हणे ओळखी तू तुका म्हणे आम्हा जाणीवेचे दुखू न पाहू त्या मुख दुर्जनाचे आपल्या जवळ शुद्ध भाव असला की पुरे त्याशिवाय इतर उपचार व्यर्थ आहेत एकमेकांच्या मनाची जर ओळख पटली नाही तर वरवरचे रसाळ बोलणे कुणाला मान्य होणार आणि ते काही कामाचेही नसते तुकाराम महाराज म्हणतात अहमपणाच्या जाणीवेमुळेच लोकांना दुःख होत असते आम्ही तर अशा दुष्ट लोकांचे तोंडही पाहत नाही आता तळमळू केली पाहिजे शितळू करील ते पाहि देव पायी ठेवू निया भाऊ तोची अन्नदाता नाही आणि कांची सत्ता तू का म्हणी दासा नुपेक्षिलो हा भरवसा तुम्ही आता आपल्या मनामध्ये असलेली या प्रपंचाविषयीची तळमळ शांत केली पाहिजे देवाच्या पायावर भाव ठेवून तो जे काय करतो आहे ते निमूटपणे पाहावे सर्व प्राणी मात्रांना अन्न देणारा तोच एक भगवान आहे याविषयी इतरांची सत्ता कधीच चालत नाही तुकाराम महाराज म्हणतात हा श्रीहरी आपल्या दासांना कधी दूर करीत नाही याविषयी माझी खात्री आहे मला पूर्ण भरवस आहे लांब धावे पाय चोरी भरोवरी जनाच्या हाता कैसे होय याचे शिजता काचे राहिले वो की वेळू वेळा कैसे कळा राहिलो तुका म्हणे भावहीनू त्याचा शिन पावावा जो कोणी लांब लांब धावण्याच्या गप्पा मारतो पहिल्याच फार मोठं बोलत असतो पण स्वतःचे मात्र पाय चोरतो म्हणजे स्वतः मात्र तसे वागत नाही तो इतर लोकांना त्रासदायकच आहे असे मानावे कचेच अन्न याने खाल्लेले असते आता याचे कसे होणार कोणतीही गोष्ट परिपक्व दशेच येईपर्यंत हा धीरच धरत नाही त्यामुळे वरचेवर अर्धे कच्चे खावे आणि तेच ओकावे अशी याची अवस्था होत राहते यामुळे त्याच्या मुखावर तेज राहत नाही तेज दिसत नाही तुकाराम महाराज म्हणतात असे जे कोणी भावहीन आहेत त्यांच्या दर्शनाने मनाला शीनच होतो माझ्या इंद्रियांशी लागले भांडणू मनतील कान रसना झाली करीती तळमळ हस्त पाद भाळू नेत्राशी दुकाळ पडिला थोरू गुण गाय मुख ऐकते कानू आमचे कारण तैसे नवी दरुषिनी फिटी सकळांचा पांगू जेथे ज्याचा भागू घेईल ते तुका म्हणी ऐशी करे नारायणा माझी वासना ऐशी आहे देवा तुझ्या अनुभवाविषयी माझ्या इंद्रियामध्ये एकसारखे भांडण चालले आहे कान म्हणतात की या जिभेने सतत हरिनाम घेतल्यामुळे ती संतुष्ट झाली आहे माझे हात पाय आणि कपाळ आली तर श्रीहरीविषयी एकसारखी तळमळ सुरू केली आहे माझ्या डोळ्यांना तर या भगवंताविषयी फार मोठा दुष्काळ पडलेला आहे माझे मुख त्याचे गुणगान करते तर कान त्याचे गुण वर्णन ऐकतात यामुळे आमच्याकडून मात्र अशा प्रकारचे कार्य होत नाही अशी इतर इंद्रियांची तक्रार आहे या देवाचे दर्शन झाले की डोळ्यांचे पांग फिटतात देवा तुझे सर्वांग परिपूर्ण असे दर्शन झाल्यानंतर सर्व इंद्रियांचे पांग फिटतात जे ज्याचा भाग असेल त्याप्रमाणे तो तो विषय अनुभवाला घेते तुकाराम महाराज म्हणतात असेच तुम्ही करा अशी माझी इच्छा आहे एवढीच माझी तुमच्याकडे वासना आहे सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकितू न विठला सर्व तुझा सर्व काळ सुख आमच्या मानसी राहिले जयाशी नास नाही येणे पुण्य पाप न पाहे लोचनी आणि का वासुनी पांडुरंगा न करियास आस मुक्तीचे सायासू भक्ती प्रेम रसू सांडुनिया गर्भवासी धाक नाही येता जाता हृदय राहता नाम तुझे तू का म्हणे झालो तुझाची अंकिला न भेमी विठ्ठला कळी काळाशी देवा ज्या काही अष्ट महासिद्धी आहेत त्यांचा मी दात नाही किंवा श्रुती स्मृतींच्याही स्वाधीन नाही मी वेदांच्या अधीन राहिलो नाही हे श्री विठ्ठला मी सर्वशी फक्त तुझाच आहे माझ्या मनामध्ये तुझ्याच रूपाचे सर्व सुख सातत्याने निवास करून राहिले आहेत त्याचा कधीही नाश होणार नाही या सुखाच्या नादाने मी त्या श्री पांडुरंगाशिवाय इतर काही पाप पुण्य सुद्धा जाणत नाही आणि ते अवलोकन सुद्धा करीत नाही भक्ती रस प्रेमाचा स्वाद घेण्याचे सोडून मी इतर कोणत्याही साधनांचा खटाटोप करणार नाही तुझे एकमेव नाम एकदा हृदयामध्ये स्थिर झालेले असल्यामुळे मला गर्भवास येण्याचे भय वाटत नाही परत जन्माला येण्याची मला भीती राहिली नाही तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला मी तुझ्याच स्वाधीन झालो असल्यामुळे मला कळी काळाची सुद्धा भीती वाटत नाही जन्मा येऊन या लाभ झाला बिडवई भेटला पांडुरंगा संसार दुखी नाशिली तेने उत्तम हे केने नाम घोषू धन्य ते संत सिद्ध महानुभावू पंढरीचा ठाऊ टाकीला प्रेम जाती तिच पतीत पावनू धन्य दरुषणू होय त्याला पावटनी आपण ते झाली या सिद्धी ओळगे समाधी सायुज्यता प्रेम आरानुको नाही भय धाकू मजतेने सुखे काही चिंता ते दुर्लभ संसारासी जड जीव उद्धार लोकासी तुका म्हणे त्यासी धन्य भाग्यो दरुशनी जनाजी या जन्माला येऊन हा श्रेष्ठ असा हितकर्ता पांडुरंग भेटला त्यांनाच थोर प्रकारचा लाभ झाला असे म्हणावे त्यांनीच हरिनामाचा श्रेष्ठ माल साठवून घोष केला आणि त्यामुळे संसारामधील सर्व दुःखे नाहीशी केली ज्याने पंढरपुराला आपला मुक्काम केलेला आहे ते संत पुरुष सिद्ध महानुभाव खरोखर धन्य होत असे हे महात्मे हरिप्रेम देणारे असून पतितांना पावन करणारे आहेत यांचे ज्यांना दर्शन होईल ते खरोखर धन्यच होत असे साधू संत रस्त्याने चालले असताना नाना प्रकारच्या सिद्धी त्यांच्या पायाखाची पायरी होतात समाधीचे सुख आणि साईजुता मुक्ती या त्या ठिकाणी आपोआपच वळत असतात श्रीहरीच्या प्रेमामुळेच ते तृप्त झालेले असून त्यांना मग इतर कोणाचेही भय उरत नाही त्यांच्या सुखामुळेच मला इतर कसली चिंता उरणार नाही या संसारामध्ये रमणाऱ्या जड जीवांच्या उद्धारासाठी झटणारे असे हे साधू संत या जगामध्ये दुर्लभच आहेत तुकाराम महाराज म्हणतात अशा या सत्पुरुषांचे दर्शन मोठ्या भाग्याने झाल्यामुळे मी खरोखर धन्य होऊन गेलो आहे काय दिवस गेली अवघेची वराडी ते आले साकडे कथे माझे क्षण एके ठाई मन स्थिर नाही हा रानुक काही होईल पुढे कथेची विरसे दोषामुळ होयू तरच उपाय कैसा माती काय ते साचवणी उरले हे मागे घटी काय एक संगी काय गेले तेची वाणी येथे करा उजळणी काढावी मतुनी शब्दरत्नी तुका म्हणे ह्याची बोलाव या साडू उभयता नाडू हित असे जीवनातले सर्वच दिवस या प्रपंचामधील व्यवहारातच गेले की काय म्हणून त्याचे संकट या कथेमध्ये येऊन उभे राहिले माझे मन एक क्षणभर सुद्धा स्थिर राहत नाही अशा स्थितीमध्ये त्याला पुढे विश्रांती कशी काय मिळणार कथेचा विरस हेच एक मोठ्या दोषांचे मूळ आहे असे एकदा झाल्यानंतर मग तरुण जाण्याचा कसला उपाय आहे लौकिक साधन संपत्तीचा आयुष्यभर संचय करून शेवटी मागे काय उरते या संचयासाठी जो आमाप वेळ खर्च केला त्यामधील एक घटका तरी बरोबर येणार आहे का म्हणूनच तुम्ही या देवाच्या नामाचीच परत परत उजळणी करावी आणि मंथन करून त्याच्या कृपेची शब्दरत्ने वर काढावीत तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीचे नाम मुखाने घेण्यामध्ये हित असल्यामुळे मला ते बोलण्याची फार इच्छा आहे शुद्ध अशुद्ध निवडे कैसे चर्म मासू भिन्न नाही काही अधिक नाही उने कवण्या गुणे देवासी उदक भिन्न असे काई वाळवावी सरिताने सूर्य तेजे निवडी कायू रश्मी रसा सकळा खायू वर्णा भिन्न दुधा नाही सकळा गाई सारखी करिता भिन्न नाही माती मडक्या गती भिन्न नावी वरते कवी धोगणी नाही मनी शुद्धा शुद्धू तुका म्हणी पात्र चाडू किंवा विषयी अमृत गोडू या देहाचे चांबडे आणि त्यामधील मांस यात जर कुठेच भिन्नता दिसत नाही तर मग शुद्ध आणि अशुद्ध यांची निवड तरी कशी काय करणार देवाच्या ठिकाणी एक कमी आणि एक अधिक असे काही नसते या श्रीहरीच्या ठिकाणी विषम भावच मुळात नाही ओढा विहीर नदी नद इत्यादी मधून पाणीच वाहत असले तरी त्याच्यामध्ये त्यामुळे कधी फरक पडतो का सूर्याची किरणे नाना रसांचे पोषण करतात म्हणून काय सूर्याच्या तेजामध्ये फरक असतो विभिन्न रंगाच्या गायी असल्या तरी त्यांच्या दुधाच्या रंगामध्ये फरक पडत नाही ते पांढरे स्वच्छच असते विविध प्रकारच्या मडक्यांना आकार जरी निराळा आणि त्यांची नावे जरी वेगळी असली तरी त्यांची माती ही एकच प्रकारची असते अग्नी हा एक रूपाने सर्वत्र वर्तन करीत असतो त्याच्या मनात कधी शुद्ध किंवा अशुद्ध असा भाव नसतो तुकाराम महाराज म्हणतात पात्र चांगले वाईट असण्याची जरुरी आहे की त्यामध्ये विष अथवा अमृत आहे हे महत्वाचे आहे तुम्ही कशाकडे पाहणार वरचं पॅकिंग महत्वाचं असतं की आतला माल महत्वाचा असतो संत तुकाराम महाराज म्हणतात सर्वात महत्वाचे म्हणजे आतला माल हा चांगला असावा लागतो वरच्या वरच्या पॅकिंगला भुलू नका तसेच माणसा माणसामध्ये सुद्धा कसल्याही प्रकारचा भेद नाही धर्मभेद जातीभेद हे सगळे व्यर्थ आहेत हेच संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगायचे आहे न धरी प्रतिष्ठा कोणाचीही येमू म्हणता कारे राम लाजा सापडी हातीचे सोडविल काळा तो का वेळोवेळा नये वाचे कोण लोक जो हा सुटला तो एक गेले कुंभ पाक रवर तुका म्हणे हित तो म्हणा विठ्ठलू न म्हणे तो भोगिल कळेल ते अरे कुणी कितीही मोठा असला तरी यम हा कुणाची कधी परवा करीत नाही असे जर आहे तर मग तुम्ही राम नाम घेताना उगीच का लाजता आहात काळाच्या तावडीमध्ये सापडलेल्या जीवाला जो सोडवतो तो तुम्ही तुमच्या वाचेत वारंवार का आणत नाही आपल्या स्वतःच्या बळावर सुटला असा या जगामध्ये कोण आहे स्वतःला असे समजणारा कुंभपाक नरकामध्ये गेला म्हणून समजावे तुकाराम महाराज म्हणतात तुमचे खरे हित व्हावे असे तुम्हाला जर वाटत असेल तर विठ्ठल विठ्ठल असे म्हणा जो कोणी म्हणणार नाही त्याला नरक भोगावा लागेल तेव्हा त्याला कळून येईल म्हणविता हरी न म्हणे तयाला दरवडा पडिला देहा माझी आयुष्य धन त्याचे नेले यमदुती भुलविला निश्चिंती कामरंगी नावडी ती कथा देवडाशी जाता प्रिय धन सुता लक्ष तेथे कोण नेतो तया घटी गा दिवसा एका का रे म्हणे तुका नागवशी या देवाचे नाव घ्यावे असे सांगितले असताना सुद्धा जो कुणी ते घेत नाही त्याच्या देहावर कामक्रोधादी विकारांनी दरोडा घातला असेच मानावे या यमदूतांनी त्याचे आयुष्य धन लुटून नेले असे समजावे कारण नाना प्रकारच्या विषयांच्या रंगाने त्याला भुलवलेले आहे अशा माणसाला देवळामध्ये जाऊन हरिकथा ऐकण्याचे कधी आवडत नाही कारण त्याचे सर्व लक्ष बायका मुले आणि धनसंपत्ती यांच्याकडेच असते तुकाराम महाराज म्हणतात तू जर हरिकथेला गेलास तर तुझ्या आयुष्यामधील एखादा दिवस किंवा एखादी घटका कुणी हिरावून नेली की काय असे जर असेल तर मग उगीच कशासाठी फसला जातोयस कथे वैसोनी सुख सुखचर्चा परस्परे नवलकाय तो उद्धरे आणि कतरे सुगंधे पुण्य घेई रे फुकाचे दुष्ट वासनेचे पेरिल्या बीजाचे फळ घेई शेवटी कथा विरस पाडी आळसे छळणा करुणी मोडी रसू बुडवी आपणा सारीसे विटाळसे नावेसे सज्जन चिंदनाचे परी दुर्जन देशो त्यागी दुरी राहू म्हणे हरी विनंती करी तुकाही आदराने सादर चित्ताने जे श्रीहरीची कथा ऐकण्यासाठी बसतात ते भगवंताच्या प्रेमाची चर्चा परस्परामध्ये मोठ्या सुखाने करतात असे लोक तेथील पुण्याच्या सुगंधामध्ये तरुण जातील यात मुळीच नवल नाही हे लोक हो अशा प्रकारचे ते फुकटचे पुण्य तुम्ही पदरात पाडून घ्या दुष्ट वासना मनामध्ये धरली तर पाप मात्र हातून घडते जसे आपण बीज पेरतो त्याप्रमाणेच आपल्या हाती फळ येते जो कोणी आळस करून कथेचा विरस करतो किंवा वाक्याला छेडून कथेच्या रसाचा मोड करतो तो विटाळशी जशी नावेमधील लोकांना स्वतः सहित बुडवते त्याप्रमाणे आपणाबरोबरच इतरांनाही भवसागरात बुडवतो तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी सज्जन आहेत त्यांना चंदनाप्रमाणे जवळ करावे आणि दुर्जनांचा त्याग करून देशो दळीला लावावे श्रीहरी अशी ही विनंती मी तुम्हाला करीत आहे खडू आले तुझे जिने देवा तू माझे पोषणे वाट पाशी आठवाची सत्ता सतत कैची बोलाविता यावे रूपा सदा निर्गुण तू तुका म्हणे तू परदेशी येथे आम्हा जेसे देवा तू माझा संभाळ करणार आहेस तेच तुझे खरोखर जिनी आहे हे मला आता समजून चुकलं आहे आम्ही तुझी सतत आठवण करावी याचीच तू वाट पाहत असतोस तुला आमच्याशिवाय स्वतंत्र अशी सत्ताच नाही तू तर नेहमी निर्गुण अशा रूपात लपून बसलेला असतोस आम्ही बोलावतो तेव्हा तुला नाम आणि रूपाला यावे लागते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे तू नामरूपांच्या पलीकडच्या प्रदेशातला आहेस म्हणून तू परदेश आहेस पण या ठिकाणी आमच्यामुळे तू प्रकट होतोस आणि आमचा स्वीकार करतोस